भागवत स्कंध दुसरा अध्याय दहावा ब्रह्मदेव आपला पुत्र नारद याला आता चतुश्लोकी भागवताचा उपदेश करतात असा संदर्भ आहे मागच्या अध्यायात त्याचा प्रश्न ऐकून ब्रह्मदेव आणखीच प्रसन्न झाले ब्रह्म त्याचा म्हणजे नारदाचा ब्रह्मदेवांचा पुत्र नारदांचा प्रश्न ऐकून ब्रह्मदेव आणखीच प्रसन्न झाले मग त्यांनी हे दहा लक्षणांनी युक्त असे भगवंताने सांगितलेले भागवत पुराण आपला पुत्र नारद याला सांगितले मग राजा परीक्षिताने साहजिकच प्रश्न केला ना की ती दहा लक्षणं कोणती मग त्याचं उत्तर आता महर्षी शुकाचार्य देतात शुक काय म्हणतात दहावा अध्याय दुसरा स्कंद श्री शुक उवाच अत्र सर्गो विसर्गश्च पोषण मोतया मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रय या भागवत पुराणात सर्ग विसर्ग स्थान पोषण उती मन्वंतर ईशानुकथा निरोध मुक्ती आणि आश्रय अशा दहा विषयांचे वर्णन आहे दशमस्य दशमस्य विशुद्ध्यर्थम नवानामिह लक्षण वर्णयंती महात्मान श्रुतेनार्थेन चाज्यसा दुसरा श्लोक यातील दहावे जे आश्रय तत्व आहे त्याचे योग्य ज्ञान होण्यासाठी कधी श्रुतीने कधी तात्पर्याने तर कधी प्रत्यक्ष अनुभवाने अन्य नऊ विषयांचे महात्म्याने वर्णन केलेले आहे हे पहिले दोन प्रास्ताविकाचे श्लोक झाले आता या दहा लक्षणांची व्याख्या काय ते सांगितलेले आहे भूतमात्रेंद्रिय धिया जन्म सर्ग उदारत ब्रह्मणो गुण वैषम्यात विसर्ग पौरुष स्मृत सर्ग आणि विसर्ग म्हणजे काय हे या श्लोकात सांगितलेलं आहे तिसरा श्लोक ईश्वराच्या या संकल्पाने सत्व रजतम गुणामध्ये विषमता उत्पन्न होऊन रूपांतर झाल्यामुळे जी आकाशादी पंचमहाभूते शब्दादी तन्मात्रा इंद्रिये अहंकार आणि महत्त्व स्वरूप विराटाची जी उत्पत्ती होते त्याला सर्ग म्हणतात ईश्वराच्या म्हणजे ब्रह्मतत्वाच्या हिरण्य गर्भाच्या किंवा भगवंतांच्या ईश्वर हा एक सामान्य शब्द वापरलेला आहे तो एरवी चुकीत आहे बर का शब्द इथं श्लोकबद्ध करताना ईश्वर हा शब्द वापरलेला आहे ईश्वर वेगळा परमात्म तत्व वेगळं पण इथे ईश्वर हा शब्द वापरलेला आहे ईश्वराने या संकल्पाने म्हणजे सृष्टी उत्पत्तीच्या संकल्पाने प्रथम काय झालं सत्व रज तमो गुणाची साम्यावस्था होती मला ती साधायची आहे त्यामध्ये विकार झाला आणि त्याची साम्यावस्था बिघडली आणि ही बिघडलेली साम्यावस्था सृष्टीच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरली विकार दुधामध्ये तुम्ही एक चमचाभर ताक घालता त्या दुधाचा काय होतो काय हो- तुम्ही काय शब्द वापरला विकार त्या दुधात विकार उत्पन्न होतो आणि दही निर्माण होतो दयाला घुसळलं की त्यात विकार उत्पन्न होतो त्यापासून ताक निर्माण होतो ताकातून विकार उत्पन्न होऊन लोणी लोणी तापवून त्यापासून विकार उत्पन्न झाला की तूप हे विकाराचं स्वरूप आहे विकार तर पूर्वी पूर्वी म्हणजे सृष्टी उत्पत्ती पूर्वी हिरण्यगर्भ स्वतः स्वतःमध्ये स्फुरत असताना तिने गुणांची साम्यावस्था होती ती ज्या वेळेला भगवंतांचा संकल्प झाला की बहुश्याम प्रजा येय आपण ब्रहू व्हावं हे या विश्वातलं पहिलं कर्म पहिलं कर्म आणि त्या कर्मामुळं सत्व रज तमोगुणाची साम्यावस्था बिघडली ती बिघडलीच आज अखेर बिघडलेली आहे ही सृष्टीमध्ये बिघडलेली आहे माझ्यामध्ये जी बिघडलेली आहे ती मला परत साम्यावस्था आणायची आहे जेवढा सत्व जेवढा रज तेवढाच तम ही साम्यावस्था हवी तर ही जी सत्व रजतमो गुणांची विषमता उत्पन्न होऊन रूपांतर झाल्यामुळे जी आकाशादी पंचमहाभूते शब्दादी तन्मात्रा इंद्रिये अहंकार आणि रूप विराटाची जी उत्पन्न होते त्याला सर्ग म्हणतात सर्ग म्हणजे उत्पत्ती आता उत्पत्ती कशाची झाली चोवीस तत्वांची उत्पत्ती झाली आणि चोवीस तत्वांची क्रमशः नाव तुम्हाला मी सांगितलेली आहेत तुम्ही लिहून घ्या म्हणून म्हटलेलं आहे घेतली की नाही मला माहीत नाही तक्ता लावा म्हणून सांगितलेलं आहे गोष्ट साधी नाही तुमच्यासाठी आहे तुमच्या पुढच्या पिढीसाठी आहे तर ती तत्व जी उत्पन्न झाली केवळ केवळ मी वाटीभर म्हटलं उपमा ही ही वाटीभरच असं नव्हे आणि ती तत्व सूक्ष्म अतिसूक्ष्म पंचमहाभूत म्हणजे ही सृष्टीमध्ये असलेली पंचमहाभूत पृथ्वी आप तेज ही नव्हे यांचं मूळ स्वरूप जे सूक्ष्म अतिसूक्ष्म ते निर्माण झालं आणि आपण एका वाक्यात म्हणतो की चोवीस तत्व निर्माण झाली पण ती निर्माण का अशी एका सेकंदात नाही झाली त्याला करोडो करोडो वर्ष लागली अशा पद्धतीने हे सर्व या लक्षणाचं विवेचन आता पुढं काय आहे ब्रह्मदेवाकडून ज्या चराचर सृष्टीची निर्माण झाली सृष्टी त्याचं नाव सर्ग विसर्ग सॉरी विसर्ग विशेषण सर्ग हा इति विसर्ग हा या चोवीस तत्वांपासून मायेने प्रकृतीने जो जी सृष्टी निर्माण केली पूर्वी ही तत्व वेगवेगळी होती अत्यंत सूक्ष्म होती परंतु या तत्वाच्या आधाराने ब्रह्मदेवाने म्हणजेच मायेने म्हणजेच प्रकृतीने जी सृष्टी उत्पन्न केली त्याचं नाव विसर्ग विशेषेण सर्ग हा भूतमात्रेंद्रिय धिया जन्मसर्ग उदारत ब्रह्मणो गुणवैषम्यात विसर्ग पौरुष स्मृत आता चौथा श्लोक काय म्हटलेला आहे स्थितीर वैकुंठ विजय पोषणांतदनुग्रह मनमंत्राने सद्धर्म उतय कर्म वासना प्रत्येक क्षणाला नाशाकडे जाणाऱ्या सृष्टीला एका मर्यादित स्थिर राखण्यात भगवान विष्णूंची जी श्रेष्ठता सिद्ध होते तिचे नाव स्थान स्थिती एका जागी ठेवणं स्थिर ठेवणं याचं नाव स्थान प्रत्येक क्षणाला नाशाकडे जाणाऱ्या सृष्टीला एका मर्यादेपर्यंत बर का म्हणजे विनाश होऊन नाश होईपर्यंत या मर्यादेपर्यंत स्थिर राखण्यात भगवान विष्णूंची जी श्रेष्ठता सिद्ध होते तिचे नाव स्थान भगवंताने भक्तांच्यावर जी कृपा होते तिचे नाव पोषण मनवंतरांचे अधिपती मनवंतरांचे अधिपती जी भगवत भक्ती आणि प्रजापालनरूप शुद्ध धर्माचे अनुष्ठान करतात ते मनवंतर म्हटले जाते आणि जीवांना कर्माच्या द्वारे बंधनात टाकणाऱ्या वासना याला उती म्हणतात जन्म घ्यावा वासनेच्या संगे वासना टाकून द्या पर असं मी सांगत नाही ग्रंथ सांगतो मी कोण सांगणार पण उती म्हणजे वासना या उतींचा संग्रह मी मृत्यूच्या वेळेला माझ्या बरोबर घेऊन जातो प्रकृतीत विलीन होतो भगवंतांच्यात नाही भगवंतांच्यात महाप्रलयाच्या वेळेला विलीन होतो आणि ते विलीन झालेले जीव त्यांच्या त्यांच्या कर्मवासनेप्रमाणे निर्माण करणं हे काम ब्रह्मदेव करतो सृष्टीची उत्पत्ती म्हणजे कर्मवासनेप्रमाणे जीव भगवंतांच्यात महाप्रलयाच्या वेळी जो विलीन होतो त्या जीवाला त्या त्या कर्मवासनेच्या अनुषंगानं भगवंतांच्या मध्ये महाप्रलयाच्या वेळी माझा जीव लीन होतो माझी कर्मवासना घेऊन तुमचा जीव तुमची कर्मवासना घेऊन विलीन होतो काय कॉम्प्युटरने सुपर कॉम्प्युटरने महा पेक्षा परफेक्ट काम होत असेल काय योजना असेल कल्पना करा हो कल्पना करा आणि हे सगळं तत्वानं घडतं प्रत्यक्षात स्थूलात नाही ही सगळी माझी जीव कर्म बरोबर घेऊन प्रत्येक जीव परत जन्माला घालणं हे काम ब्रह्मदेव करतो आणि याला सृष्टीची उत्पत्ती म्हटलेलं आहे ऊती कर्म वासना नकोत मला माझ्या बरोबर सुटतात का सांगा सुटतात का कल्पनेनं सांगतो कल्पनेनं माझं आणि बहिणीचं एकच बहीण आहे आता मला अत्यंत सख्य आहे मी तिला दररोज संध्याकाळी फोन करतो आणि एक विनोद छोटासा ऐकवतो आणि आम्ही दोघ जण हसतो आणि फोन बंद करतो बस दररोज संध्याकाळी आठ साडेआठच्या सुमाराला फोन करायचा आणि एखादा विनोद सांगून अगदी कसा त्याला निर्मळ विनोद निर्मळ विनोद तर असं प्रेम आहे पण समजा आमच्यात वितुष्ट असतो आणि मी मृत्यूसमयी बायकोला विचारतो बायकोला विचारतो काय ग आठ दिवस मी आयसीयू मध्ये आहे मरणासन आहे आहे हे तुलाही माहिती आहे मलाही माहिती आहे माझ्या बहिणीलाही माहिती आहे आपल्यात वितुष्ट आहे हे खरं आहे पण ती आली का ग भेटायला कशाला गुंताय ते सांगा ह्या वासने काय मिळणार आहे मी चाललोय आज सुद्धा आज सुद्धा केव्हा काय होईल सांगता येत नाही वस्तुस्थिती आहे यामध्ये मांडण्यात जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शना सतत याच वर्णन करावं सतत याचं चिंतन करावं आज मी मृत्यूच्या मार्गावर दोन पावलं पुढे जात आहे त्या वासना सोडून घेऊन बरोबर मी काय करू कशाला ठेवू वासना या काय करू मी माझ्या घराचं काय करू मी मुलांच्या त्या कुंतीनं काय मागितलं माझ पांडवांच्या वरती आणि यादवांच्या वरती असलेले प्रेमपाश तोडून टाक मला फार फार वाटत हो किती अवघड आहे भगवंतांच्या कृपेशिवाय शक्य नाही पण असं मागणं मागायला सुद्धा झाडच लागत माझ्या मुलामध्ये माझा जीव गुंतलाय दोन मुलांच्या मध्ये माझं मागणं असेल का भगवंतांच्याकडं त्यांच्यावरचं प्रेम माझं कमी कर मला त्यांच्याबद्दल वाटू नये काही आणि मला त्यांच्या प्रेमातून सोडव किती धाडसाचं मागणं आहे याला उती म्हणतात कर्म वासना म्हणतात आणि यातून मला बाहेर पडायला पाहिजे हे लक्षण या स्कंधात ज्या वेळेला येईल त्यावेळेला आपण बघू त्यावेळेला आपण बघू परंतु ही लक्षणं आता पुढची लक्षणं पुढच्या प्रवचनात बघू रामकृष्ण गोविंद